ए, हमारे भगवान की पूजा है दखल मत देना जा नाही अहो हे भारूड लईच भारी आहे पण जरा नवीन ऐकू की काहीतरी नवीन ऐकायचं म्हणता ऐका हे गावपर नाईक नेमकं काय अवा मुघल हे कपटी लईच कपटी बघा अंत ज्ञान अडकवला आमचा वाघ नाही दरबारातल्या डरकाळीनं मुघलांच्या आता पिढ्याच्या पिढ्या झाल्या बाद मुघल म्हणतात की चौबा चौबा सुभेदार सौराज्य राहिलं शेकडो कोसावेरी राजगडी कसा शंकर हो जावा म्हणून राजांनी युगत ही केली औरंग्याला युक्तीनं ठोकावा हा पांडुकनी माशी तुम्हाला जावा आज आपलं भारी हर युगत त्यांची न्यारी औ साहेबांची भवानी पाठ राखती या खरी जगमती असा वा शिवरायांचा गणे विकावा सत्यांची वाट धरा या मिठाईचा पिठारा